तळी म्हण भाबडी म्हण तुकुडी म्हण रे सख्या तू मज आपुली म्हण रे सख्या तू मज आपुली படி ஒளி மணலே